रामकृष्ण गोविंद मायेची अन्यत्र आणखी एक केलेली व्याख्या विषयपूर्तीसाठी तुम्हाला मी सांगतो बघा विचार करा भूताने भूतात्मा महाभूतैर्महाभुज ससर्जोच्चावचान्याद्या स्वमात्रात्म प्रसिद्धये काय म्हटलेलं आहे आदिपुरुष पुरुष भगवान आदिपुरुष ज्या शक्तीने चराचराचा आत्मा होऊन ज्या शक्तीने चराचराचा आत्मा होऊन म्हणजे आपलं मूळ स्वरूप आदिपुरुष ज्या शक्तीने आपलं मूळ स्वरूप सोडतात आणि चराचराचा आत्मा होतात आणि कशा करता तर त्यांना विषय भोग आणि मोक्ष देण्यासाठी पंचमहाभूतांच्या द्वारे अनेक प्रकारची श्रेष्ठ आणि कनिष्ठ सृष्टी निर्माण करतात तिला माया म्हणतात भोग भोगण्यासाठी श्रेष्ठ प्रकारची कनिष्ठ प्रकारची सृष्टी मोक्ष मिळवण्यासाठी श्रेष्ठ प्रकारची सृष्टी भगवान आपल्यापासून निर्माण करतात माझ्यासाठी करतात मला भोग भोग बघा किती भगवान सुहृद आहेत भगवान म्हणतात तुला भोग भोगायचे ओके मी श्रेय कनिष्ठ प्रकारची सृष्टी निर्माण करतो तू त्यात रममाण हो भोग घे भगवान म्हणतात तुला मोक्ष हवाय श्रेष्ठ प्रकारची सृष्टी निर्माण करतो त्याच्यामध्ये तू राहा सात्विकता वाढव सात्विकता घालवून शुद्ध सात्विकतेत ये आणि तू मला येऊन मिळ या सृष्टीचा उपयोग दोन्हीसाठी आहे मोक्ष मिळवणं आणि भोग भोगणं मी काय करायचं ते मी ठरवायचं आहे मागच्या प्रवचनात म्हटल्याप्रमाणे भगवान म्हणतात मी सांगून ठेवलेलं आहे तुला भोग भोगायचा आहे भोग ना मी काय तुला भोगत भोगत बस भोग भोगत बसू नकोस अरे मोक्ष मिळव असं मी काय तुला सांगायला येत नाही दोन्ही पर्याय तुझे पुढे ठेवलेले आहेत आणि हे मी जे निर्माण केलेलो आहे श्रेष्ठ आणि कनिष्ठ प्रकारची सृष्टी श्रेष्ठ सृष्टी मोक्ष प्राप्तीसाठी कनिष्ठ सृष्टी भोग भोगण्यासाठी मीच माझ्यामध्ये रूपांतर करून म्हणजे मूळ मी आहे मी रूपांतर केलं आणि अशी सृष्टी निर्माण केली श्रेष्ठ कनिष्ठ याला कारण माझी माया या मायेपासून मी हे सर्व निर्माण केलं परत सांगतो गीतेचा श्लोक आहे चौदावा अध्याय काढा चौदावा अध्याय आणि तिसरा श्लोक काय म्हटलेला आहे माझी महत ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो त्या जड व चेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची उत्पत्ती होते मी करतो तुझ्यासाठी करतो तुला उन्नती साधायची आहे श्रेष्ठ प्रकारची सृष्टी तुला अवनती साधायची आहे कनिष्ठ प्रकारची सृष्टी मी रूपांतरित होतो आणि त्याला मायेचा आधार घेतो ही माझी माया आहे हे तू समज मी तुझ्यापुढं भ्रम निर्माण करून ठेवलेला आहे भ्रमातन बाहेर जाण्याचा मार्ग सांगितलेला आहे काय करायचं ते तू ठरव मला मात्र मायेच्या बाहेर पडायचं आहे माया उल्लंघून जायचं आहे अडकायचं नाही पूर्णपणे लक्षात आणा पहिल्या सुरुवातीच्या प्रवचनात सांगितलेलं आहे मला भगवत प्राप्ती हवी आहे ज्यांना हवी आहे त्यांनीच हा अभ्यास करावा परंतु अभ्यास मात्र निष्ठेने करावा अन्यथा भागवताचा आग्रह धरायचं काहीही कारण नाही गीता न वाचणारे असंख्य लोक आहेत त्यांचं कल्याण चालू आहे काही त्यांचं वाईट होत नाही परंतु मी सारासार विचार करून भगवत प्राप्तीसाठी त्यासाठी मी जन्माला आलेलो आहे भगवंताने मला त्यासाठी पाठवलेलं आहे की माया उल्लंघून ये आता आता जो आपण चौथा चौदाव्या श्लोकात तिसरा अध्याय बघितला की ब्रह्मरूप मायेचा आधार घेऊन ब्रह्मरूप सृष्टीचा आधार घेऊन मी या जगताची निर्मिती करतो आता या जगताची निर्मिती केली तर हे जगत कसं आहे ते सांगायला नको का मग भगवंताने ब्रह्मदेवाला काय सांगितलं तिसरा श्लोक तिसरा श्लोक सांगितला यथा महांते भूताने भूतेषुच्या वचेश्वनो प्रविष्टान्य प्रविष्टानी तथा तेषु न तेष्वहम अवघड आहे हो सगळं हे मग अवघड आहे म्हणून मला एक नेहमी प्रश्न पडतो काही जण विचारता अवघड आहे अवघड आहे सगळं सोडायचं काय हो मग धरायचं काय तर अवघड मला एक एक प्रश्न पडतो नेहमी बारावी नीटची परीक्षा जीव घेणे झालेली आहे जीव काय किती किती अवघड आहे हो हे किती त्या मुलांना टेन्शन येतं तर एका बापाने एका मुलाला सांगितलं मुला माझ्याकडं तुझ्या नावावरती सात कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट आहेत त्याचं व्याज जरी तू नुसतं घेत राहिलास तरी तू सुखे नाही व जक्षीन त्यामुळं तू काही बारावीच्या या कठीण परीक्षा देऊ नकोस तू आपला सात कोटी रुपयाच्या डी घे तुला मी वेगळा बंगला बांधून देतो लग्न करून देतो दोघ जण सुखाने नांदा काही बारावीच्या भानगडीत पडू नकोस असा एक तरी बाप आहे का हो कितीही अवघड असलं तरी क्लासला जा अभ्यास कर मी तुला मदत करतो काय करू ते सांग टू व्हीलर देतो सगळं देतो पण अभ्यास कर अवघड असला तरी हे व्यवहारात आहे परमार्थात मात्र अवघड आहे म्हणून सोडून द्यायचं का असा हा विचार आत्मघातकी प्रयत्न केला तर समजेल अर्थ काय आहे याचा अर्थ आहे प्राण्यांच्या पंचमहाभूत रचित लहान मोठ्या शरीरात आकाशादी पंचमहाभूते ती शरीरीय कार्यरूपाने दिसण्यासाठी म्हणून त्यांच्यात प्रवेश करतात असे वाटते पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारण रूपाने ती असल्या कारणाने प्रवेश करीतही नाहीत हे जसे तसेच त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे असे वाटते पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्यामुळे त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेलाही नाही प्रविष्टान्य प्रविष्टाने तथा तेशुन तेष्वहम पुस्तक ठेवा समोर अर्थ दोन दोन तीन तीन वेळा वाचा महापुराण भागवत महापुराण पुस्तक विकत घ्या विकत घ्या तुमच्या गावात मिळत नसतील तर मी तुम्हाला कुरिअर करून पाठवून द्यायला तयार आहे पण पुस्तक समोर ठेवा आता याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो उदाहरणाने उदाहरणाने हा जो मडक तयार करणारा माठ तयार करणारा माणूस असतो तो मातीपासून माठ तयार करतो आता त्या माठामध्ये आकाश आहे ज्याला घटाकाश म्हटलेलं आहे घटामध्ये जे आहे ते घटाकाश आता प्रश्न असा आहे की मातीचं घट बनवल्यानंतर मग त्यात आकाश प्रवेश करतो का का घटामध्ये आकाश आधीपासूनच आहे माठाला किंवा घटाला तो कुंभार असं सांगतो का की हे घटा तुला मी आता निर्माण केलेलं आहे आता आकाश तुझ्यात प्रवेश करेल असं होतं का प्रविष्टाने बर त्यात आकाश आहे का नाही आकाश आहे म्हणजे त्यानं प्रवेश केलेला आहे पण मी सांगतो तसं आधी रिकाम होत मग त्यात आकाशाने प्रवेश केला असं आहे का नाही आकाश आधीपासूनच आहे अप्रविष्टाने प्रविष्टान्य प्रविष्टाने प्रवेश केला का आकाशाने केला प्रवेश नाही केला का नाही केला तस आत्मरूपाने असं झालं का आई वडिलांनी मला जन्म दिला आणि एका सुमुहूर्तावर आत्म्याने त्या देहात प्रवेश केला असा आपण दिवस साजरा करतो का की आज माझ्या घरी मुलगा जन्माला आलेला आहे आणि उद्या सकाळी नऊ वाजता त्या मुलाच्या देहात आत्मा प्रवेश करणार आहे तरी आपण सहभोजनाला या असं असतं का नाही आत्मा पहिल्यापासूनच तिथं आहे पण ज्या अर्थी आहे त्या अर्थी त्याने प्रवेश केला आहे प्रविष्टानी हो अप्रविष्टानी हो प्रवेश केलाय का आहेत ना माझ्यामध्ये चैतन्य आहे म्हणजे प्रवेश केला आहे हे नक्की पण मग म्हटल्यासारखं अमुक दिवशी अमुक प्रसंगी प्रवेश केला आहे का नाही आधीपासूनच होत हे सृष्टीचं स्वरूप आहे सृष्टी माझ्यापासून निर्माण झाली निर्माण होण्यापूर्वी सूक्ष्म रूपाने सृष्टी माझ्यात होती माझ्यापासूनच तिची निर्मिती झाली त्यामुळे सृष्टीमध्ये आत्मरूपानं मी पहिल्यापासून होतोच आणि नंतर तर मी त्यात आहेच अशा प्रकारे प्रविष्टान्य प्रविष्टानी ही हे सृष्टीचं स्वरूप आहे मी त्यात प्रवेश केला आहे सृष्टी आत्मरूपाने मी आधी आहेच आहे ती माझ्यातच विलीन झालेली होती मी मीच आहे न अन्य दुसरं काहीही माझ्या व्यतिरिक्त नाही तर त्या सृष्टी माझ्यापासून निर्माण झाल्यापासून त्यामध्ये मी पहिल्यापासून आहे आणि प्रवेश केला म्हणाल तर मी त्याच्यात असल्यामुळं प्रवेश केला प्रवेश केला म्हणावं कसं आधीपासून आहे म्हणून प्रवेश केला नाही असं हे या भगवंत पुरुष तत्व आणि मायेपासून निर्माण झालेल्या जगताचं स्वरूप हे असो आहे रामकृष्ण गोविंद